दिंडी कुठे चालली दिंडी कुठे चालली दिंडी कुठे चालली बागेवाडीला बागेवाडीला बागेवाडीला बागेवाडीला बागेवाडीला भाऊ साहेबाच्या दर्शनाला सिद्धरामाच्या दर्शनाला दिंडी कुठे चालली दिंडी कुठे चालली दिंडी कुठे चालली दिंडी कुठे चालली दिंडी